झाला परिचय आपुला इथेच पडल्या गाठी इथेच झाला परिचय आपुला इथेच पडल्या गाठी इथेच जुळले बंध आपुले इथेच जुळली नाती इथेच जुळले बंध आपुले इथेच जुळली नाती इथेच झाला परिचय आपुला इथेच पडल्या गाठी इथेच झाला परिचय आपला इथेच पडल्या गाठी इथे नव्याने ओळख झाली अबोध एका मनाची इथे नव्याने ओळख झाली अबोध एका मनाची इथेच कळले अर्थ काहीसे इथेच कळली प्रीती इथेच कळले अर्थ काहीसे इथेच कळली प्रीती इथेच झाला परिचय आपुला इथेच पडल्या गाठी इथेच झाला परिचय आपुला इथेच पडल्या गाठी इथेच संभ्रम इथेच निरसन इथेच निर्णय सारे इथेच संभ्रम इथेच निरसन इथेच निर्णय सारे इथेच घडू दे भेट नव्याने इथेच होई तृप्ती इथेच घडू दे भेट नव्याने इथेच होई तृप्ती इथेच झाला परिचय अपुला इथेच पडल्या गाठी इथेच झाला परिचय आपुला इथेच पडल्या गाठी मग विरतील अंतरे इथली विरतील दुःखे सारी मग विरतील अंतरे इथली विरतील दुःखे सारी मार्ग सुकरसे होतील हात असता तुझिया हाती मार्ग सुकरसे होतील हात असता तुझिया हाती इथेच झाला परिचय आपुला इथेच पडल्या गाठी इथेच झाला परिचय आपला इथेच पडल्या गाठी कट्याने चालत राहणे एकट्याने चालत राहणे वाटे ना हा प्रवास तुझी सावली नित्य सावी माझी सोबती तुझी सावली नित्य सावी माझी सोबती इथेच झाला परिचय आपुला इथेच पडल्या गाठी इथेच झाला परिचय आपुला इथेच पडल्या गाठी तिथेच जुळले बंध आपुले तिथेच जुळली नाती तिथेच जुळले बंध आपुले तिथेच जुळली नाती इथेच झाला परिचय आपुला इथेच पडल्या गाठी इथेच झाला परिचय आपुला इथेच पडल्या गाठी